नमस्कार मी आता नवीन पुस्तक घेऊन आले आहे आणि ते आहे वपू काळे यांचा झोपाळा या पुस्तकाची तशीही काही प्रस्तावना नाही आहे पण ही गोष्ट मला मजेदार वाटली म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवते हे पुस्तक ते अर्पण करताना काय म्हणतात माहिती आहे का ते म्हणतात जावयाला दहावा ग्रह का म्हणतात मला माहीत नाही माझ्या बाबतीत माझ्या लेकीवर सातत्याने अनुग्रह करणाऱ्या आणि तो सार्थ करणाऱ्या राजन चांदोरकरांना आणि स्वातीला तर ह्याची पहिली कथा आज ऐकूया झोपाळा माणसाला माणूस का म्हणायचं तर तो माणसासारखा दिसतो म्हणून तो माणसासारखा राहतो तसाच जगतो आणि त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो तसाच म्हणजे माणसाला साजेसा घोड्याला लावतात ती झापडं मधूनमधून दूर तरी केली जातात माणसांची झापडं दूर कोण करणार नोबडी म्हणूनच ललित शहा जेव्हा इम्पोर्टेड टोयोटामधून उतरला तेव्हा मी अवाक झालो एकतर त्या गाडीने माझी नजर फिरवली आणि गाडी चालवणाऱ्या बाईला पाहून मेंदूला झिंझिण्या आला हे दुसरं केसांचा बॉब बिनबाह्यांचा ब्लाऊज कांतीपेक्षा तलम झिरझिरीत साडी तीही साहेबाच्या देशात तयार झालेली डोळ्याला गॉगल ओठाल लिपस्टिक आणि गाडीतून उतरता उतरता तिने ललित शहाला केलेलं शेकँड हे सगळं झापडं उतरवणारं होतं हु इज दिस ललित शाह एक स्टेनो म्हणजेच दुसरा जे जे सांगेल ते ते लिहून घेणारा शिपाई बोलवायला आला की रेघारेघांची वही आणि पेन्सिलला टोक करायला सवड सापडली तर नाहीतर तशीच पेन्सिल घेऊन धावणारा एक स्टेनो या माणसाला स्वतःचं मत नाही साहेब जे सांगणार ते तो टाईप करणार त्याच्या तीन प्रती तयार करणार एक साहेबाकडे एक ओ सी म्हणून एक स्टेनोची कॉपी म्हणजे त्याची स्वतःची हिअर एंड्स द मॅटर हा साहेबांचा स्टेनो साहेब नसतो तेव्हा ह्याला काम नसतं साहेब जर संध्याकाळी सातपर्यंत ऑफिसात थांबला तर ललित लटकला पण मग दुसऱ्या दिवशी ललित उशिरा आला तर त्याला कोणी जाब विचारत नाही धावत पळत आपल्याला मस्टर पकडावं लागत नाही याचंच तो रुबाब करतो मी त्याला क्वचित केव्हा तरी डिटेक्शनला बोलवतो शक्यतो ते धाडस मी करीत नाही कारण एक रिवाज साहेबांच्या स्टेनोला हात लावायचा नाही तो पुरुष असला तरी साहेबांचं काम लवकर संपलं तर राहिलेल्या वेळेत ललित पेरी मॅसन किंवा चेस वाचत बसतो चक्क ऑफिस अवर्समध्ये तसे इतर काही महाभाग पण वाचतात अर्थात चोरून ललितला पुस्तक लपवावं लागत नाही तो त्याचाही रोबाब करतो रुबाब करणाऱ्यांचं हेच वैशिष्ट्य केळीच्या सालीवरून जरी ही मंडळी घसरली तरी घसरता घसरता रुबाब करतील आणि इतरांकडे हाय कम बघत तू तर कभी घसराही नाही अशा नजरेने बघतील कळवा नावाच्या सबर्बमध्ये ललित राहतो या स्टेशनाशी मला मी फास्ट ट्रेनमध्ये असलो की दया येते आणि गाडी तिथे थांबली की मला राग येतो कळवा चिंचपोकळी कांजूरमार्ग विद्याविहार मुंब्रा नालासोपारासारख्या स्टेशनांचं असंच होतं कृष्णावताराची महती श्रेष्ठच यात शंका नाही पण देवकीच्या सात मुलांनी मरण्यासाठी जन्म घेतले होते काय त्या बिचाऱ्यांची जशी अवस्था होते तशी स्टेशनं आहेत असं मला नेहमी वाटतं पण ललितला कळव्याचा पण रुबाब त्यांनी तिथं फ्लॅट घेतला त्याला तो स्वस्तात पडला बायको ही नोकरी करत असल्याने ललितला प्रश्न पडला नाही गंमत म्हणजे ललितची बायको पण स्टेनो आहे त्यांचं लव्ह मॅरेज तेही तीन दिवसात सगळं झटपट शॉर्टहँडचा फायदा इतर माणसं सहा सहा महिने भटकून जे बोलत नाहीत ते ह्या दोघांनी तीन दिवसात साधलं मी विचारलं पत्रिका शॉर्टहँडमध्ये छापल्या होत्या का रे तो म्हणाला छापल्याच नव्हत्या तुम्ही दोघं स्टेनो मग घरी कोण कोणाला डिटेक्ट करतं याचं उत्तर त्याने दिलंच नाही तसा तो खूपदा गप्पा बसतो मी लक्ष देत नाही अशा माणसांनी कळव्याला राहावं ट्रेनने यावं पण आज टोयोटामधून बरोबर बाई आणि तिने शेक करावा मी न बोलवताच तो केबिनमध्ये आला समोर बसला मी गाडीबद्दल बाईबद्दल विचारावं अशी त्याची अपेक्षा त्या घटनेला आपण काहीही किंमत दिलेली नाही असं स्वतःला बजावित होतो मी त्याला बोलायचं तर होतच सुरुवात कशी करावी या घोळात तो अडकलेला मी कारमधून आलो ही सुरुवात काही खरी नव्हे कारण मी म्हणणार मी पाहिलं इथं संभाषण संपणार पुढचा सगळा संवाद विझून जाणार काहीतरी आठवून तो म्हणाला फोन करू का अवश्य त्याने नंबर फिरवला श्याम आला का अशी चौकशी केली ओके म्हणत फोन बंद केला मग माझ्याकडे पाहत तो म्हणाला आज यायला हवा होता मी म्हणालो हनीमूनला गेलेला माणूस ठरलेल्या दिवशी परत येईल हे गृहीत धरायचंच नाही बरोबर आहे पण मला राहावलं नाही I want to know something भले तसं नाही मी त्याला काही हिंट्स दिल्या होत्या त्या ग्रेट आहात हिंट्स म्हणजे तसं काही नाही हो तो जरासा खुळसट आहे कोणत्या अर्थाने त्याचं एक लव अफेअर होतं बरं मग बायकोपासून काहीही लपवायचं नाही हे त्याचं म्हणणं पहिल्या भेटीत सगळं सांगणार होता हा त्याचा हेका तो फार प्रामाणिक दिसतोय प्रामाणिकपणा कुठं दाखवायचा हेही विचार करून ठरवायचं असतं बायको कितीही चांगली म्हणजे लाखात एक जरी असली तरी काही काही गोष्टी तिला कधीही टॉलरेट होणार नाहीत आणि असं न सांगण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार घडतंच मी विचारलं प्रत्येकाच्या म्हणजे तुमच्याही मी प्रश्न विचारला आणि मला फटकन समजलं की त्याला हाच प्रश्न हवा होता त्याला त्याच्या स्वतःच्या हकीकतीकडे चर्चेची गाडी वळवायची होती आणि तेही ती गाडी ओघाओघाने वळली आहे असं भासवायचं होतं तो पटकन म्हणाला माझ्यासुद्धा आणि तेही एकदा नव्हे दोनदा प्रेमाप्रेमात खरं तर काहीही फरक नसतो ओढ कुतूहूल हुरहुर झोप उडणं उभं वारं लागणं आणि आपलं प्रेम हे जगातलं एकमेव प्रेम आहे असं वाटणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं ललित शहाला पण तसंच वाटत असल्यास नवल काय त्याने आत्ताही एक सुस्कारा सोडला तो म्हणाला मी सध्या मजेत आहे या अवाढव्य शहरात साध्या स्टेनोग्राफीवर मी मालकीचा फ्लॅट घेतला आहे कुणाचं देणं नाही तरी त्रास होतो मी विचारलं ती कोण होती तुम्ही आत्ता पाहिलंत ना तीच काय सांगताय काय खांदे उडवीत तो म्हणाला अर्थात तसं तो सगळा येडपटपणाच होता मी म्हणालो तुम्हाला आजही ते जाणवतंय त्याचा अर्थ तो येडपटपणा होता असं का म्हणायचं ललितने विचारलं वय वर्ष पंधरा सोळा त्या वयातलं सिरियसली काहीही घ्यायचं नाही पण ते मनातून जात नाही हेही खरं कुठं भेटली Navsari Navsari yes Navsari is my native place Marathi छान बोलता शिक्षण इथं झालं मराठी मीडियम मला आता गुजराती चटकन समजतसुद्धा नाही सुट्टी पडली की मी नवसारीला पळत असे तिथे आमचं मोठं घर होतं मृदूला समोर राहायची आमच्या घरी एक मोठा झोपाळा होता आजूबाजूला सगळ्या मुली झोपाळ्यावर बसायला येत असत सगळ्या यायच्या पण मृदूला येत नसे मात्र तिचं सगळं लक्ष आमच्या घराकडे असायचं माडीवर जाऊन ती सतत आमच्या घरातल्या झोपाळ्याकडे पाहत बसायची आणि मी तिच्याकडे तिला म्हणे रीतसर आमंत्रण हवं होतं आणि मी ते करणार नव्हतो झोपाळ्यावर धांगडधिंगा घालणाऱ्या मुलींच्या खेळात मी कधी भाग घेतला नाही मला मृदूला यायला हवी होती आपण होऊन मी आमंत्रण न करता ती येत नसे माझी सुट्टी तिची वाट पाण्यात जात असे शाळेला सुट्टी लागली की पुन्हा नवसारी गाठायची प्रथम नजर मृदुलाच्या माडीकडे वळायची तीही पक्की जहाबाज तिला माझा येण्याचा दिवस माहिती असायचा ती माडीत उभी असायची तशीच ताठ कोरा करकरीत चेहरा ठेवून ती कधी मंद हसली नाही किंवा तिने कधीही दाखल हातही हलवला नाही एका मुक्कामात मात्र नवल घडलं रात्रीचं जेवण आटपून मी एकटाच झोपाळ्यावर बसलो होतो आणि एवढ्यात मृदूला हातात एक पातेलं घेऊन आली झोका थांबवून मी पाहत राहिलो पाच मिनिटात माझ्याकडे न बघता ती बाहेर पडली मी स्वयंपाकघरात गेलो आईला विचारलं ती कशाला आली होती तिला उरलेलं जेवण दिलं मला ती बातमी होती मी हादरलो आई पुढे म्हणाली त्यांचं सगळं डबघाईला आलं आहे परिस्थिती वाईट आहे शेअर बाजाराचा काही भरोसा नसतो येतात ते कधी जातात याचा पत्ता लागत नाही मी विचारलं किती दिवस झाले आई म्हणाली एक वर्ष होऊन गेलं तिला ओळख देऊ नकोस तुझ्या शाळेतल्या वयांची कोरी एकत्र करून ती यंदा शिकते आहे घरातल्या घरात तुझे शर्ट तिच्या अंगात असतात मी मग विचारलं माझ्याशी एवढा आखूडपणा का करते आई म्हणाली पूर्वी परिस्थिती जरा बरी होती आणि सध्या दैना झाली म्हणून मी न बोलता झोपाळ्यावर आलो आणि कधी नाही एवढा जोरजोरात झोके घ्यायला लागलो मी कुणावर तरी चिडलो होतो का ते समजत नव्हतो दुसऱ्या दिवसापासून आईने माझ्यावर एक कामगिरी सोपवली रामाच्या देवळात जायचं आणि तिथे एक दिवा लावून यायचं नवसारी सोडून येईतो मी ते काम करीत होतो गाडीत बसण्यापूर्वी मी आईला विचारलं दिवा लावायला कशाला सांगत होतीस ती म्हणाली उगीच मग मी विचारलं मी गेल्यावर हे काम कोणाला सांगशील तर आई गप्प मी खनपटीला बसलो तेव्हा ती म्हणाली रोज जेवण नेताना मृदुलेला तुझा संकोच वाटत होता म्हणून नंतर मी काही विचारलं नाही पण त्या दिवसापासून डोक्यात एक भोवरा सतत फिरत होता माझे जुने शर्ट तिच्या अंगात असतात माझ्या कपड्यांना तिच्या शरीराचा रोज स्पर्श घडतो अगदी निकट स्पर्श मनात वादळं उठायची वहीवर अभ्यास करताना ह्याच वहीतल्या कोऱ्या कागदांना आता मृदुलेचा हात लागणार हा विचार मनात आला की मी त्या कोऱ्या कागदांवरून खोळ्यासारखा हात फिरवित असे अभ्यास करता करता मृदूला पटकन समोर यायची माझा शर्ट घालून मग फार त्रास व्हायचा अंगातून वाफा निघायच्या छे it was a really a torture तेवढा शिपाई आला साहेबांनी शहाला बोलवलं होतं एक्सक्यूज मी म्हणत शहा डिटेक्शनला गेला कथानक अर्ध्यावर टाकून माझ्या डोळ्यासमोर इम्पोर्टेड टोयोटामधली बाई आता ती बाई नव्हे तर मृदुलेला सोडून फरक इतकाच की मघाशी तिच्या अंगावर तलम साडी होती आणि आता मात्र कल्पनेने समोर उभ्या राहणाऱ्या मृदुलेच्या अंगात ललितचा शर्ट होता डिटेक्शन घेऊन ललित परत आला तोपर्यंत मी त्याच्यासाठी चहा मागवला चहा घेता घेता तो म्हणाला फारशी कहाणी खरं तर राहिलेली नाही मृदुला बोलली कधी ते सांगा एका सुट्टीत मी अचानक न कळवता नवसारीला गेलो एका सुट्टीत म्हणण्यापेक्षा आईने हकीकत सांगितली त्यानंतरच सुट्टीत मी अचानक गेलो मृदुलाला रेड हँडेड पकडली म्हणजे ती एकटीच आमच्या झोपाळावर बसून मस्तपैकी गाणं गात होती आज इतकी वर्ष झाली मला गुजराती जवळपास येत नाही पण ते गाणं ध्यानात आहे गाता का मला गाता कुठे येतं तरी दाखवतो ललितने हलक्या आवाजात गायला सुरुवात केली वागेरे वागेरे धन धन गन किरा ढोल ढाते गोकुळ मागान किरी वेणू वागे छेवेरी गोप गोपी एना सुरे घर सोडीने भानू भुलावे ढोल ढारे दुसरी माडे थाय हरी भ्रंगंसी केरी धुन देह भुलीने भान भुलीने हवे मळे मोसंग घट घट मा व्यापी राहलो धर सोडीने भानू भुलावे ढारे वा झकास ललित म्हणाला त्या दिवशी मलाही वाटलं की पुढे जावं आणि म्हणावं वा झकास मग मग काय वेडपट पण वेडपट वय पोच कमी डोक्यात कुठला तरी राग तिचं अभिनंदन करायच्याऐवजी मी पुढे होऊन तिला विचारलं केम ओबद्दा रुबापती गया झुलणाऱ्या झोक्यावरूनच तिने दांडकण उडी मारली आणि ती घरी गेली नंतर आईकडून मृदूला नवसारी सोडून चालली हे समजलं देणी भागवण्यासाठी त्यांनी घर विकलं होतं नवसारी सोडण्यापूर्वी झोपाळ्यावर मनसोक्त बसून घ्यायचं म्हणून ती आली होती मग मी तातडीने मुंबईला परत यायचं ठरवलं मृदुलाने नवसारी माझ्या डोळ्यांदेखत सोडू नये ही माझी इच्छा तिच्याशी बोलायची इच्छा दाणगी होती पण तरीही मी पुढाकार घेणार नव्हतो मग शेवटपर्यंत बोलला नाहीत तीच बोलायला आली आई घरात नसताना मी झोपाळ्यावर बसलेला ती समोर येऊन उभी राहिली म्हणाली तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत मी तुम्हाला काय देऊ मी म्हणालो एकदा झोपाळ्यावर बस बाकी काही नको ती झोपाळ्यावर बसली आणि खूप रडली मी झोका थांबला की देत राहिलो ती पुरे म्हणेपर्यंत मी झोके देत राहिलो निरोप घेऊन ती निघाली तेव्हा मी म्हणालो आणखीन एक काम करशील का ती थांबली बळ एकवटून मी म्हणालो तू सध्या माझा जो शर्ट घरात घालतेस तो मला परत दे आईला न सांगता दे देशील ती न बोलता गेली तिने का असंही विचारलं नाही पण सगळ्यांची नजर चुकवून तिने मला तो शर्ट आणून दिला आणि ती मागल्या पावली परत फिरली तो शर्ट घेऊन मी मुंबईला परतलो रात्री जेव्हा तो शर्ट मी माझ्या अंगात घातला तेव्हा अंगातल्या ज्वाळा शांत झाल्या त्या रात्री जी झोप लागली तशी शांत झोप मृदुलाला पाहिल्यापासून लागली नव्हती दुसऱ्या दिवशी तो शर्ट छानपैकी धुवून ठेवायचा असं मी ठरवलं तो शर्ट मी स्वतः धुणार होतो धुण्यापूर्वी सहज खिसा तपासला तर त्यात एक छोटी चिठ्ठी હું ભવિષ્યમાં તમને મળીશ તો रुबाबथी મળીશ तासाभराने शहा पुन्हा भेटायला आला मी जातोय कुठे हाफ डे घेतला का खरं सांगू काल मृदूला भेटली आणि तिने सगळं उधळून टाकलं तुम्हाला ती भेटली कशी पण चोवीस वर्षांनी भेटली भेटली म्हणण्यापेक्षा मीच तिला भेटलो नवसारी सोडून ती फॅमिली पुढे बडोद्याला गेली पुन्हा नशीब फिरलं हातात पैसा खेळू लागला शेअर बाजारात पत वाढली मृदुलाचं लग्न झालं त्यानंतर बाईसाहेब सोळा वर्ष अमेरिकेत होत्या अमेरिका सोडल्यावर गाडीसकट भारतात आली वडील गेलेले पण तरीही या बाईने काय करावं नवसारीची प्रॉपर्टी पुन्हा विकत घेतली त्याच माणसाकडून मला परवा तिचा पत्ता मिळाला तिने जुहूला बंगला घेतल्याचं समजलं चैन पडेना आणि विश्वास बसेना हे सगळं खोटं आहे असायला हवं असं म्हणत मी जुहूचा बंगला शोधून काढला तर हे सगळं खरं ठरलं तिने मला आग्रह करून ठेवून घेतलं रात्रभर गप्पा मारल्या गाणी ऐकवली अमेरिकेतले कलर फोटो दाखवले परत कधी आली कशी आली बंगला कसा घेतला हे सगळं ऐकवलं आज गाडीतून इथपर्यंत सोडलं मग जाता का माझं टाळकं एकदम आऊट झालंय आहे माझं आता कामात लक्ष लागणार नाही मृदुलीने माझा कचरा करून टाकला माझा सगळा आनंद घालवला तिला शोधाच्या भानगडीत मी का पडलो हेच मला कळत नाही मी जातो अरे पण शहा म्हणाला तुम्हाला माहीत नाही जुहूच्या बंगल्यात मृदुलाने प्रत्येक खोलीत लहान मोठे झोपाळे बांधले आहेत डनलॉपच्या गाद्यांसकट चार पाच महिन्यानंतरची हकीकत मी स्टेनोसाठी सारखे निरोप पाठवित होतो आणि स्टेनो येत नव्हता कसा कुणास ठाऊक पण ललित शहा आपण होऊन आला डिटेक्शन देत असतानाच शिपाई आत आला आमचं काम चाललेलं पाहून तसाच बाहेर गेला डिटेक्शन संपल्यावर आमच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या शिपाई पुन्हा आत आला काम संपल्याचं पाहून तो म्हणाला बाहेर बाई भेटायला आल्या आहेत पाठवून दे एक अनोळखी बाई समोर येऊन उभी राहिली आणि ललित ताडकन उठून उभा राहिला जसवंतीबेन तू ती नुसती हसली ललित बाहेर गेला आणि अर्ध्या तासाने जसवंती बेनला घेऊन पुन्हा आला त्याने जसवंतीला बसायला खुर्ची दिली आणि माझ्या परवानगीने टेलिफोन फिरवला मृदुला बेनला मागे सारेल अशी जसवंती बेन होती पण ती ओढलेली रापलेली वाटली डोळ्याखाली काळी वर्तुळं होती तरीही चेहऱ्यावर एक झपाटणारा गोडवा होता अंगावर खादीचं पातळ होतं हातातल्या पिशवीला भोक असावं कारण पिशवीतल्या कामाच्या कागदाचं टोक त्यातून बाहेर आलं होतं हातात पर्स होती पण त्याची झीप मागे पुढे होत नव्हती फोन संपताच थँक्स म्हणत ललित तिला घेऊन गेला गेला आणि पाच मिनटात पुन्हा आला थोडा त्रास देऊ का बाय ऑल मीन्स शंभर रुपये आहेत का उद्या परत करतो नो हार्म पैसे घेऊन तो गेला तासाभराने परतला खूप बोलण्याच्या इराद्याने समोर बसला हे आमचं दुसरं विजलेलं अफेअर असं हे कॉलेजात असतानाचं अच्छा म्हणजे त्या मानाने गद्दे विशीतलं ही जसवंती बेन बेन आता सगळ्या बेनच दुसरं काय म्हणणार अर्थात ती प्रथमपासून बेन ठरली मग अफेअर कसं अफेअर म्हणजे आमचाच पागलपणा आम्ही क्लासमेट्स पण आम्ही बसवाले ती त्या काळापासून मोटारवाली केव्हा तरी बाईसाहेबांनी बसस्टॉपवर अस्मादिकांसाठी गाडी थांबवली कॉलेज क्वीनची गाडी आपल्यासाठी थांबली म्हटल्यावर काय वाटलं असेल कल्पना करा भीत भीत बसलो सगळ्या स्टुडंटसमोर रुबाबात उतरलो टाळ्या आणि स्टॅम्पिंगच्या दणदणाट वर्गात प्रवेश केला एकवीस रुपयाची भेळ खायला घातली सगळ्यांना म्हणजे गराडच पडला कोणीतरी एकजण सावकार झाला मी रातोरात हिरो झालो दुसऱ्या दिवशी पुन्हा स्टॉपसमोर गाडी मी नम्रपणे नकार दिला तुमची लिफ्ट मला काल एकवीस रुपयाला पडली हे मी तिला सांगितलं तिने ऐकलं नाही सकाळ संध्याकाळ तिची गाडी मिळू लागली भाबडेपणाने मी तिला सगळं सांगत बसे सगळं म्हणजे मी तिला मृदुलाची आठवण म्हणून ठेवलेला शर्ट पण दाखवला काय म्हणाली ती म्हणाली तू भाबडा आहेस स्वाभिमानी आहेस तुला रुबाब करता येतो ही क्वालिटी आहे तू इतरांपेक्षा निराळा आहेस ती हे मनापासून म्हणत असावी कारण तिने इतर कोणाशी मैत्री केली नाही आमच्याबद्दल कॉलेजात गॉसिप सुरू झालं आमच्याही डोक्यात हवा गेली आणि मी तिला लग्नाबद्दल विचारलं तिने शांतपणे तिचं लग्न ठरलेलं असल्याचं सांगितलं ती माझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघत होती गप्पा गोष्टी करण्यासाठी तिला पुरुष हवा होता मी मैत्रीचा गैरफायदा घेणार नाही असं तिला वाटलं ते खरं तर सर्वात मोठं सर्टिफिकेट होतं पण त्या वयात मला तसली सर्टिफिकेट नको होती आमची मैत्री संपली तिचं लग्न झालं मी लग्नाला गेलो त्यानंतर ती खूपदा भेटली तिने तो पेडर रोडवरचा फ्लॅट पाहिला तिचा तृप्त संसार मी पाहावा म्हणून मला हजारदा बोलवलं मी गेलो नाही जेव्हा जेव्हा भेटत राहिली तेव्हा तेव्हा ती आमंत्रण देत राहिली मी तिला बोलवीत नाही म्हणून रागवत गेली माझ्या कळव्याच्या एवढ्याशा जागेत मी तिला कसं बोलवणार तरी तिने माझा पत्ता मिळवला एकदा न सांगता आली पण होती मी घरात नव्हतो कंपनीचा कॅलेंडर न चुकता खूप वर्ष पाठवित होती ते कॅलेंडर मी कुणाकोणाला देत असे नंतर तिने सगळं बंद केलं आणि आता एवढ्या वर्षांनी ती माझा शोध घेत घेत इथे आली कशी आली मुलाला नोकरी हवी ओळख हवी म्हणून आली तिची अशी अवस्था धंदा म्हटलं म्हणजे असं असतं पार्टनर्सनी पानं पुसली दिवाळं फुंकलं जसवंतीचा नवरा पण जरा विचित्रच विचित्र म्हणजे ऐट टिमक करायला गेले त्यात रेस जुगार आणि बाई अरे रे तुमच्याकडून शंभर घेतले ते तेवढ्यासाठी मी विचारलं मग आता ही राहते कुठे कळव्याच्या पलीकडे अंबरनाथला थेट माय गुडनेस तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी तशी अनेक ठिकाणी विखुरलेली अंबरनाथला एक चाळ होती ती त्याचीच तिथं दोन खोलत गेली राहायला दिस इज लाईफ या रविवारी आता काय वाटेल ते करून अंबरनाथला भेटायला गेलं पाहिजे सहज सहज आणि आता अधूनमधून चौकशी करायलाच हवी का शी नीड्स मी हसायचं मनात नसताना मी हसलो का हसलात खरं बोललो तर रागवाल नाही रागवत मिस्टर शहा मला वाटतं तुमचं मृदुलावर पण प्रेम नव्हतं तसंच जसवंतीवरही का का कशावरून मृदुलाकडे पाहिल्यावर तुम्हाला आनंद व्हायला हवा होता आणि जसवंतीची परिस्थिती पाहून तुम्हाला त्रास व्हायला हवा होता पण तुमच्या प्रतिक्रिया अगदी उलट्या आहेत ललित म्हणाला ते मला माहीत नाही मला फक्त एवढंच माहीत आहे की मृदुलापेक्षा माझी गरज जसवंतीला जास्त आहे ललित असं म्हणाला त्यावर मी गप्प बसायला हवं होतं पण मला गप्प बसवे ना मी म्हणालो जसवंतीला तुमची जेवढी गरज आहे त्यापेक्षा तुम्हाला तिची जास्त गरज आहे मला जे म्हणायचं होतं ते ललितला बरोबर समजलं दिस इज नोटेड एवढंच बोलून तो ताठ मानेने केबिनच्या बाहेर पडला त्याच्या रुबाबाकडे पाहतानाच मनात विचार आला अशी बेन भेटावीच लागते त्याशिवाय जुहूच्या बंगल्यातले झोपाळे विसरता येत नाहीत